गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे महा सार्थ परमामृत या ग्रंथातील प्रकरण सातवे महाकाल देह निरसन श्री गणेशे नमा श्री सरस्वती नमा श्री गुरुभ्यो नमा हा अवघा दृश्याकार भासे जाणीवे समोर तो निरसुनी तुची उर ज्ञानस्वरूप हो समोर जो सर्व दृश्यकार भासतो त्याचा निराश कर आणि कर काय की ज्ञान स्वरूप असा तू शिल्लक राहा कारण जाणीवेचा जो भाव आहे त्याचा जाणता स्वयमेव तूच आहेस म्हणून ती जाणीव धरून तू आपल्या ठिकाणी भेटीला जा निनव्याच्या निनिव भावा तुची जाणीव स्वयमेवा ते जाणीव धरून आपुल्या खेवा आपण रिघावी म्हणजे आपण आपल्याला जाणल्यावर नेणीव शिल्लक राहील का आपणच ज्ञाता झाले म्हणजे नेणिव्याचा निराश होत असतो मग नेणिवेचा जेथे निराश झाला तेथे फक्त काय ती जाणीव एकटी राहिली त्याच जाणीवेला निज दृष्टी म्हणतात आणि ती निज दृष्टी म्हणजे आत्मस्वरूप नेणीव जेथे निरसली तेथे जाणीव राहिली ते निज दृष्टी बोलली आत्मस्वरूप परंतु जो आपल्या जाणीवेच्या योगाने सर्व प्रपंचाला म्हणजे जगताला जाणतो त्यालाच आपल्या स्वतःला जाणवायला नेनिवेचा घोटाळा पडतो अशी जी नेणीव तिचे गुरु खुनीने अर्थात गुरुप्रसादाने निराश झाल्यावर आपले आपल्याला जाणण्याचे जे अनुसंधान लागते त्याला महाकारण असे म्हणतात ते व फिटे गुरुखुना जाणे आपण आपणा बोलजे या अनुसंधाना महाकारण ऐसे नेण्याचा निराश होऊन आपण आपल्याला जाणू लागणे आणि स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहात साक्षत्वाने असणे ही महाकारण देहाची खूण होय फिटून निनने आप आपणा जाणणे तिन्ही देहाचे नि साक्षीपणे महाकारण देह या तिन्ही देहांच्या अवस्थांना जाणणाऱ्या स्थितीला तुर्यावस्था अशी संज्ञा आहे म्हणून या तिन्ही देहांचे अवलोकन हेच महाकारण देहाचे लक्षण होय मी स्वतः या देह लक्षणात सर्व साक्षी आहे हा अभिमान म्हणजे प्रत्यगात्म्याचा आहे परंतु हे शुद्ध स्वरूप नव्हे कारण शुद्ध स्वरूपात सर्व स्फुरण थांबावे लागते मी सर्व साक्षी आपण हा प्रत्यगात्म्याचा अभिमान सर्वांचे जेथे खुंटले स्फुरण ते शुद्ध स्वरूप कार्य हे कारणाचे कारण आहे म्हणून याला महाकारण असे म्हणतात अर्थात कार्य कारणच शून्य झाले तर मग त्याला महाकारण तरी कोण म्हणेल हा स्वयंभू आपला आपणच असल्या कारणाने परब्रह्म निर्वाण निज स्वरूपाची आपली खून आपणच जाणतो आहे स्वयंबा आपण जाणे आपली आपण खून परब्रह्म निर्वाण निज म्हणून अशा प्रकारे आपले अनुसंधान म्हणजे आपणच आपल्याला जाणण्याचा व्यासंग लागला म्हणजे मग अनुभव ज्ञान होऊन प्रपंचाचे मिथ्यापण प्रत्ययाला येऊ लागते त्यावेळी मी शुद्धात्मा आहे असा जो अभिमान वर्तत असतो त्या अभिमानाचा साक्षी तोच वाचून दुसरा कोण आहे म्हणून जाणीवेचे जे निजज्ञान त्याने सर्वांचा परिपूर्ण निराश केल्यावर तुझा तू शुद्ध स्वरूपाचा निजात्मा आहेस म्हणून जाणीवे चेन जे निजज्ञान ते शुद्ध स्वरूप जाणं सर्व निरस परिपूर्ण निजात मातू हो ज्ञान हे ज्या ठिकाणातून स्फुरण पावते ते ठिकाण स्वाभाविकपणे आपणच आहोत अशा प्रकारचा स्वस्वरूपानुभव घेणे हे जाणून घेतले पाहिजे ज्ञान जेतून स्फुरावे ते आपणची स्वभावे ऐसे स्वरूप अनुभवावे जाण पैगा आणि ज्या ठिकाणी जाणणे थांबते म्हणजे याच्या पुढे काय आहे याची ज्ञानाला कल्पना होत नाही तेच तुझे खरे व खरे अथवा बोटावने दाखवण्यासारखे स्वरूप होय त्या स्वरूपाच्या ठिकाणी आनंद इतका काही मावळलेला आहे की इतका मावलेला आहे की त्याला ओहटी तर कधी लागतच नाही परंतु भरतीला स्थळ नाही इतका तो परमावधीचा आहे जेथे जाणीव खुंटे ते तुझे स्वरूप नेटे बोटे घरा चढे ना ओहटे अपरिमित म्हणून जे अमर्याद अमोप अखंड आणि अविनाश असे स्वरूप आहे ते आपोआप जाणल्या जाणता आले पाहिजे जे अमर्याद अमुप ते जाणे जे आपे अविनाश स्वरूप अखंडित याप्रमाणे श्री परमामृत ग्रंथातील महाकारण देहा निरसन नावाचं हे सातवं प्रकरण या ठिकाणी समाप्त करत आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय